पाहिजे आता माझी चिंता तुझ नारायणा आता माझी चिंता तुझ नारायणा रुक्मिणी रमणा वासुदेव तुझ नारायणा आता माझी चिंता तुझ नारायणा द्रौपदी संकटी वस्त्रपुरविली लज्जात्व रक्षिले अधोक्ष जा तुज नारायणा आता माझी चिंता तुज नारायणा उपमन्युची त्वा आळी पुरविली आढळपदी दिधली वस्ती ध्रुवा तुझा नारायणा आता माझी चिंता तुझ नारायणा नामा म्हणे करुणा करशी केशवा तू माझा विसावा पांडुरंगा तुझा नारायणा आता माझी चिंता तुझा नारायण